रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरून सादाई कुनी होई राधा ही बावरी हरी ची राधा ही बावरी राधा ही बावरी हरी जी राधा हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलकून जाई हा उन्हाड वारा घुस प्रीतीचे कानी सांगून जाई सप्तसुरा लाटे वरुनी सा ऐकुनी होई राधा बाबरी हरीची राधा बाबरी राधा हे बाबरी हरीची राधा बाबरी आज इथे या तरुतळी सूरवेणूचे खुणावती तुझ सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्नाचे की सत्य म्हणावे राधा हरकून जाई हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेमतयाचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा बावरी रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी राधा हे बावरी हरीची राधा हे राधा